जोहार अभंग तीन माय बाप जोहारू सारा साधावयालो वेस करू मागील पुढील करा झाडा नाही तरी खोडा घाली तिजी फाकू नका रुजू झाली या वाचून सांगाजी कोण घरी ती धन्या आजी माय बाप करा तडा मोडी उद्या कोणी घडी राही नाहू तुका म्हणे काही नचले ते बोली अखरते साली झाडा घेती मायबाप हो मी गावचा वेसकर तुम्हास जोहार असे म्हणून वंदन करीत आहे मी सरकारकडून सारा मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे तुम्ही तुमच्या मागल्या पुढल्या जन्मांचा सर्व काही जो हिशोब असेल तो मला नीटपणे द्या नाहीतर जन्ममृत्यूच्या किंवा संसाराच्या खोड्यामध्ये आणि जन्म मृत्यूच्या अर्हाट गाडग्याच्या चक्रामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा सापडाल धन्याच्या चाकरीस हजर झाल्याशिवाय तुम्ही दुसरीकडे कुठेही जाऊ नका जे काही सांगायचं असेल ते या घरच्या धन्याला तुम्ही सांगा मायबाप लोक हो आजच काय क्रियाकर्माची जी काही ताटातूट करून घेऊन मोकळे व्हायचं असेल तर ते ताबडतोब व्हा तुम्हाला पुन्हाही उद्या वेळ येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या वर्षी जेव्हा हिशेब पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला बचावाचे जे काही बोलणे करायचे असेल ते करता येणार नाही म्हणून जे काही सांगायचं असेल ते आताच सांगा आणि जे साधायचं असेल ते आताच साधून घ्या हे उद्याजी काही वेस करास हातून बाहेर ओजेचा घास जो यावे तो हात चिरता नाही कधीतरी काही द्यावे घ्यावे का म्हणे उद्या लावीन रा जे हे दारो दारा भवते फिरा महाराज हा तुमच्या दारात वेसकर आलेला आहे आतून काही जर निर्मळ आणि सुग्रास अन्नाचा घास जर द्यायचा असेल तर तो बाहेर येऊन माझ्याकडे द्या तुमच्या कृपेचा ओघ माझ्याकडे जरासा वळू द्या मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा हात रिकामा नाही सवड नाही असे म्हणता पण असे म्हणून कसे बरे चालेल केव्हा तरी काहीतरी मला तुम्हाला द्यावंच लागेल माझ्याकडून तुम्हाला दुवा घ्यावा लागेल तुकाराम महाराज म्हणतात उद्या मी सारखा तुम्हाला तगादा लावीन तुमच्या दारामध्ये येईन मग मात्र जन्मभर जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तुम्ही फिरत राहाल देती घेती परज गेली घर खाली करुनिया धावनियाची न पडे हाती खादली राती काळुखी अवघियांची अवघी नेली काही ठेविली नाही मागे सोंग संपादुनी दाविला गेला माव माववरी होती घराकडे पाहू नयेशेची झाले आमानात केले दिवानात आता तुका कोणा न लगेची हाती झाली ते निश्चिंती बोलू नये जो देण्या घेण्याचा व्यवहार करणारी जी बुद्धी असते त्या बुद्धीची धार किंवा त्याची चमक आता सोडून निघून गेलेली आहे या काळोख्या रात्रीच्या अंधाराची जी अवस्था होती ती खाऊन टाकली म्हणजे संपून गेलेली आहे आता धावत येणाऱ्या काळाच्या हातामध्ये मी काही लागणार नाही मी सर्व धर्माचे सर्व तत्वांचे सार पाहिलेले आहे आता काही पाहायचे मागे ठेवलेच नाही आता काही पाहायचे मागे शिल्लक राहिलेले नाही या दृश्य जगाच्या मायारूप वस्तूचे सोंग धारण करून वेगळाच भाव मला दाखवलेला होता पण तो वरवर असणारा केवळ मोह आहे तो आता पूर्णपणे निघून नाहीसा झालेला आहे आता या शरीर व्यापाराकडे आणि घर प्रपंचाकडे नये असे वाटू लागलेले आहे कारण माझी जी देहात्म बुद्धी होती ती प्रभूच्या दारातच ठेवून दिलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात आता मी कुणाच्याही हाती लागणारा नाही माझा जो आता निश्चय झालेला आहे त्याचे वर्णन करून सांगता येणार नाही लोकसंकादिकी उभारिला बाहू परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीरू तो राजाली गरुडो टाकेला मागे द्रौपदीच्या लागे नारायणी तुका म्हणे करी बहुच तातडी प्रेमाची आवडी लोभ फारू शुक सनक आदी ऋषींनी आपले हात उंच करून बाहू उभारून सांगितलेले आहे परीक्षिताचा धावा ऐकून सातव्या दिवशी भगवंताने त्याचे रक्षण केले जो कोणी आपले नामस्मरण करील आणि धावा करून प्रार्थना करील त्याच्याकडे देव स्वतःहून रक्षणासाठी धावत जातो देवाला सुद्धा मग अजिबात धीर धरवत नाही कौरव सभेमध्ये जेव्हा दुष्टाकडून गांजलेल्या द्रौपदीकडून आर्त हाक देवाला ऐकू आली तेव्हा भगवंताने गरुडासारख्या चपळ वाहनासही मागे टाकले आणि तो मनोमय वेगाने वाहनातून येऊन तिच्या साह्यासाठी उभा राहिला द्रौपदीला त्यानं साह्य केलं तुकाराम महाराज म्हणतात एकनिष्ठ प्रेमाची आवड या देवाला फार आहे त्यामुळे तो भक्तांच्या रक्षणासाठी अशा प्रकारची तोरा करीत असतो आणि तो ताबडतोब भक्तांच्या साह्यासाठी जातो आणि त्यांना संकटमुक्त करतो बोलिलो ते काही तुमची आहिता वचन नेनता क्षमा किजे वाट दावी तयान लगे रुसावी अतित्याई जेवे नाश पावी निंब दिला रोग तुटाया अंतरी हो चरे आतचरी तुका म्हणे हि तो देखण्याशी कळे पडती आंधळे कुपा माझी काही कटू शब्दामध्ये जे काही बोललो असेल पण ते तुमच्या हितासाठीच होते हे तुम्ही पहिल्यांदा ध्यानात घ्या त्यामध्ये जो काही कडवटपणा होता त्याबद्दल तुम्ही आता मला क्षमा करा जो नीट रस्ता दाखवतो त्याच्यावर कधी रागावू नये त्याचे न ऐकता जर आतताईपणाने तुम्ही वागाल तर मग तुम्ही नष्ट होऊन जाल कारण तुमचा रस्ता सुकलेला असेल एखाद्या वैद्याने जर पोटात कडुलिंबाचे औषध दिले असेल तर ते रोग नाहीसा व्हावा म्हणून असते पण ते पोटात घेण्याच्या ऐवजी जर तुम्ही पोटावर चोळू लागलात तर मात्र रोग बरा होण्याच्या ऐवजी तो रोग अधिकच वाढत जाईल तुकाराम महाराज म्हणतात जे लोक विचार करतात त्यांनाच आपले हित समजू शकते पण जे काही आंधळे असतील ते विहिरीत जाऊन पडतील कारण त्यांना व्यवस्थित रस्ता दिसणार नाही अज्ञानाच्या विहिरीमध्ये ते कायमचे पडून जातील म्हणून लोक हो तुम्हाला मी जो कडू शब्दात का होईना जो रस्ता दाखवतोय त्या रस्त्याने तुम्ही जात राहा म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी पोहचाल माकडे मुठी धरिले फुटाने गुंतले ते नेने हात तेथे काय तू तयाचा लेवावा न्याय हित नेने काय आपुले ते शुके नळिकेशी गोवेले पायो विसरोनी जाय पक्ष दोन्ही तुका म्हणे एक ऐशे पशु जीव न चले उपाव काही तेथे माकडानं एका मडक्यामध्ये फुटाने घेण्यासाठी त्या मडक्यामध्ये हात घातला आणि हातात फुटाने धरले त्यावेळेला त्याची मूठ वळली परंतु मूठ धरल्यानंतर ती मूठ त्या मडक्यातून बाहेर येईना आणि जेव्हा त्याला पारदे धरायला आला तेव्हा त्याचा हात काही त्या मडक्यातून निघेना फुटाण्यांचाही लोक त्याला सोडावासा वाटेना पण यामुळे असे झाले की ते माकड अडकून पडले तो काय त्याचा अन्याय समजावा त्याला आपले हित समजले नाही हेच खरे अशीच गत पोपटाची सुद्धा होते तो नळीवर पाय ठेवून पिंजऱ्यामध्ये बसतो आणि बसल्या बसल्या त्याची नळी गरकन फिरते आणि तो खाली येतो त्याला वाटते की आपण पडतोय म्हणून तो ती नळी अधिकच घट्ट पकडून धरतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये अडकला जातो त्याला आधाराची नळी सोडता येत नाही आणि आपल्या पंगाचा उपयोगही त्याला करता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक पशूंचे जीवन फसून गेलेले आहे अशा जीवांच्या उद्धारासाठी संसाराचा आसक्त राहण्यासाठी किंवा ज्यांची आसक्ती सुटत नाही त्यांच्यासाठी काही उपाय असत नाही अरे तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करशी आणू कवने नाही केले ते घेऊनी हरिचंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी उपविली नळदमयंतीचा युगो युग विघडिला त्यांचा संगू ऐसे जाणे जगो पुराणे ही बोलती राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयामूर्ती तुळविली अंती तुळे मांस तयाचे, कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापी लारणी मागसी पाडोनी ते ते जात तयाचे बळी सर्वस्वी उदारू जेने उभारीला करू करुणी कहारू तो पाताळी घातला श्रियाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाळ त्या हाती तुझ भावे जे भजती त्यांच्या संसारा ही गती ठाव नाही पुढती तुका म्हणे करशी या ठिकाणी पुराणातील उदाहरण घेऊन संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात की हे परमेश्वरा तू निर्गुण आहेस खरा पण मोठा निष्ठूर आहेस तुला काही दयामाया आहे असं वाटत नाही जे कधी कुणी केलेले नाही ते मात्र तू करून बसलेला आहेस हरिचंद्र राजाचे तू वैभव घेतलेस त्याचे राज्य घोडे सर्व वैभव तू हरण केलेस इतकेच नाही तर त्याचा मुलगा त्याची पत्नी आणि तो स्वतः यांना तू डोंबाघरी विकून घ्यायची पाळी आणलीस नळ जमयंती यांचा संसार तू मोडलास त्यांच्यातही तू असाच वियोग घडवलास असे सारी पुराणे ओरडून सांगतायत आणि जग सुद्धा बोलते जो शिबिर राजा होता तो फार मोठा चक्रवर्ती होता त्याच्यावर आणि तो सर्व प्राणी मात्रावर मनोभावे दया करीत असे परंतु तू त्याला स्वतःचे मांस तागडीत घालून वजन करायला लावलेस त्याचप्रमाणे देवा तू रणांगणात अर्जुनाशी युद्ध करणारा जो वर्णोन्मुख असलेला कर्ण होता त्याचे सुवर्णाचे दात तो ज्यावेळेला मृत्यूपंथास लागलेला होता त्यावेळेला तू त्याच्याकडून मागून घेतलीस आणि जो बळीराजा होता तो केवढा मोठा उदार सर्वस्व द्यायला नेहमी तयार असणारा त्याने तुला दान देण्यासाठी हात वर केला तर तू त्याच्यावर कहर केलास आणि त्यालाच पाताळात दडपलेस हे परमेश्वरा तू स्त्रिया राजाच्या घरी विचित्र हट्ट धरून बसलास धरणे धरलेस आणि त्याच्या मुलास त्याच्या हातून तू मारवलेस देवा तुला जे भक्तिभावाने बसतात त्यांच्या संसाराची ही अशी अखेर तू गती का करतोस रे तुकाराम महाराज म्हणतात आता त्यांना पुढे काय गती देत असतील काही पत्ता नाही बाबा चाल केलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझ पापची नाही ऐसे नाम घेता जवळी वसे पंचपातकांच्या कोडी नामे दळता न लगे घडी केली मागे नको राहे तुझ जमान आम्ही आहो करी तुझ जी करवती आणि नामे घेऊ किती तुका म्हणे काळा रिग नाही निगती ज्वाळा अनेक वेळा विठल विठल असे नामस्मरण करीत जा ताबडतोब तू सर्व प्रकारच्या दुष्कर्मातून वाईट कामातून मोकळा होशील तुझ्या जवळ राहणारे असे एकही पाप तुझे नामस्मरण सुरू होताच ते शिल्लक राहणार नाही पंच महापातकांची पापे केवढी मोठी असू दे कोट्यावधी जरी असली तरी ती सुद्धा एका नामस्मरणाने एका क्षणामध्ये जळून खाक होतात तू मागे काही जी काही पापे केली असतील पण त्यात आता तू राहू नकोस त्या सर्वाबद्दल मी फार तर स्वतः जामीन राहतो आणि तुला जामीन राहून सांगतो की नामस्मरण करता सर्व पापांचा विनाश होऊन जातो तुला हवी तेवढी तू पापे कर कितीही पापांची नावे घेऊन सांग ती सर्व तू कर ती सर्व संपून जातील तुकाराम महाराज म्हणतात ती सर्व पापे जळून भस्म होतील कारण हरिनामात प्रत्यक्ष यमाला सुद्धा प्रवेश करता येत नाही आणि हरिनाम घेताच सर्व पापांची राख होऊन जाते म्हणून पाठीमागाची काही पापे केली असतील ती सर्व पापे तुझी नाहीशी होऊन जातील आणि नामस्मरण करताच तू सद्गुणाने वागू लागशील बाळ बापा म्हणे काका तरी तो का निपराधू जैसा तैसा भाव गोडू पुरवी कोड विठ्ठलू साकरेशी म्हणता धोंडा तरी का तोंडा नरुषी तुका म्हणे आरुष बोलू नवे फोल आहाचू एखाद्या लहान मुलानं चुकून जर आपल्या वडिलाला जर काका म्हटलं तर त्याने काही बिघडतं का त्यामुळे बाप काही परकावत नाही त्याचा तो वडीलच राहतो तसेच भक्ताने वेडेवाकडेपणाने जर परमेश्वराचे नाम घेतले तर काय फरक पडणार आहे काय बिघडणार आहे त्यातील महत्वाचा जो भाव आहे तो पाहून ईश्वर त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करतो साखरेस जर धोंडा म्हटली तर तिची काही गोडी कमी होणार आहे तोंडाला काही तिची चव वेगळी लागणार आहे तुकाराम महाराज म्हणतात भक्ताचे बोल ओबडधोबड असू देत दुर्बोध असू देत किंवा आरुष असू देत साधे ग्रामीण असू देत तरी सुद्धा काही व्यर्थ ठरत नाहीत वाया जात नाहीत ते परमेश्वराला अधिकच आवडतात चित्ती नाही ती जवळी असोनी कायो वत्स सांडी मायो तेने न्यायी प्रीतीचा तो वायू गोड लागे मातू जरी जाय चित्तो मिळोनियाम तुका म्हणी अवघे फिके भावा विनू मिठ नाही अन्न तेने न्यायी जे आपल्या मनात नाही चित्तामध्ये नाही ते आपल्या जवळ असून काय उपयोग आहे म्हणजे ज्या गोष्टीविषयी आपल्या मनाला आवडच नाही ते आपल्या जवळ असून त्याचा काय उपयोग होणार आहे एखादे मोठे वासरू रात्रंदिवस आपल्या आईजवळ जरी असले आणि आईच्याच मनात त्या वासराविषयी जर प्रेम असले तर त्या वासराने त्या आईजवळ असून त्याचा काय उपयोग होणार आहे पण दोघांचे चित्त जर एकमेकात जर मिळून गेले असेल तर मात्र या प्रीतीच्या संभाषणाच्या वाऱ्यांची लहर किंवा झुडूक सुद्धा गोड लागू शकते तुकाराम महाराज म्हणतात सर्व काही एका भावनेशिवाय फिके आहे सुग्रास अन्नात मीठ नसल्यामुळे ते जसे बेचव होते त्याप्रमाणेच जर जीवनामध्ये भाव नसेल तर या जीवनाची अवस्था होत असते म्हणजे जेवणामध्ये जसं मीठ आहे तसं जीवन जगताना हा भाव अत्यंत महत्वाचा आहे काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही तू अधनी कुचर बाहेर पैसा न ये रसा पाकाशी काय करते करती माळा भाव खळा नाही त्या तुका म्हणे प्रेमे विनो बोले भुंके अवघाशिनो जर अंतकरण शुद्ध नसेल तर बाहेरच्या काशी यात्रेचे आणि गंगा स्नानाचे काय महत्व राहिले मनच जर चांगले नसेल तर आणि गंगा या दोन्हीचाही काही उपयोग होऊ शकत नाही तू किती तीर्थक्षेत्राला गेला यात्रा केल्या पण मनात जर भाव शुद्ध नसेल तर त्या यात्रा करण्याला काही अर्थ उरत नाही एखादा खर असलेला दाना जर आधनात शिजवला तरी तो तसाच राहतो तो काही शिजत नाही किंवा मऊ सुद्धा होत नाही त्याचा शिजून रस होत नाही त्याप्रमाणेच जर अंतकरण कठीण असेल तर जीवनामध्ये त्या व्यक्तीचा काही उपयोग होत नाही वरवर लावलेले कपाळावरचा चेहरा आणि गळ्यातील महाळ यांचा काय उपयोग जर अंतकरण शुद्ध असेल तरच त्याला महत्व आहे आणि अशा प्रकारे ज्याचे अंतकरण शुद्ध नाही अशा माणसाच्या हृदयात भावभक्तीचा लवलेशही नसतो तुकाराम महाराज म्हणतात एका प्रेमाशिवाय जो बोलतो किंवा काही जे सांगत असतो ते त्याचे निरर्थक भुंकण्यासारखे आहे विनाकारण शीन मात्र त्याच्यामुळे येत असतो कारण भावाविना बोलण्याचा काहीही उपयोग होत नाही बोलण्यामध्ये भाव हवा शिंदळा साल्याचा नाही हा विश्वासू बाईल तो त्यास न दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर तो म्हणे इतर लोक तैसे तुका म्हणे जया चित्ती जे वासना तयाची भावना तयापरी जो वाईट वर्तणुकीचा माणूस असतो त्यास कुणावरच विश्वास ठेवावा असा वाटत नाही त्याच्या बायकोचा प्रत्यक्ष भाऊ जरी बहिणीच माहेरी न्यायला आला तरी सुद्धा तो तिच्या भावावर तो संशय घेऊ शकतो आणि त्याच्याबरोबर तिला पाठवत नाही कारण त्याला सर्वजण स्वतःसारखेच वाटत असतात जो नेहमी चोरी करण्यामध्ये गुंतलेला असतो त्याची बुद्धी नेहमीच त्याच कर्मात रमलेली असते रत झालेली असते आणि इतर सर्व लोक आपल्यासारखेच चोर आहेत असे तो मानत राहतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनामध्ये जसा भाव असतो ज्या प्रकारची भावना असते जशी वासना असते तशीच त्याची भावना होत राहते आणि त्या भावनेप्रमाणेच त्याचा व्यवहार बनतो झेला रे झेला वरचे वर झेला हातीचे गमावितो पाठीसाही टोला त्रिगुणाचा चेंडू हाती जुगारी निराळा वरिलिया मुखे मन लावी तेथे डोळा आगळा होऊनी धरी वरच्या वरी चपळतो जिंके गांध्या ठके इरझारी हाती सापडले उभे बैसोने दी कोणी सोरी मागे सोरी घेती ओनवे करुणी दाई पडली या सोशी दुःखाचे डोंगरू पाठीवरी भार भोवताही उभा फिरू तुका म्हणे सुख तयाचे आगळी जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी रूपक करून हा अभंग सांगितलेला आहे सत्व रजतम या तीन गुणांचा चेंडू तुम्ही वरच्यावर झेलत राहा जर तुमच्या हातातून हा चेंडू निसटला खाली पडला तर मात्र तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडाल आणि जन्म मृत्यूचा टोला किंवा मार तुमच्या पाठीवर बसला म्हणून समजा हा जो त्रिगुणाचा चेंडू आहे तो वरचेवर झेलून अलगद हाताने निराळे टाकून द्या म्हणजे देहबुद्धीचा असलेल्या त्रिगुणात्मकतेचा संबंध सोडून तुम्ही आपली वरवर असणारी दृष्टी मनाशी एकाग्र करा स्वतःच्या अंतर्यामी पाहत राहा स्वतःच्या आत्मसुखाचे वेगळेच सुख भोगून हा त्रिगुणात्मक चेंडू वरचेवर धरून निराळा ठेवा त्याच्यामध्ये गुंतून पडू नका या कार्यामध्ये जो चपळ आहे तो खरोखर डाव जिंकतो जो दुर्बळ आहे तो डाव हारतो आणि मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो जर एकदा का या त्रिगुणात्मक बंधनामध्ये देहबुद्धीच्या तावडीत तुम्ही सापडलात तर मग तुम्हाला कोणी बसू देणार नाही विश्रांती मग तुम्हाला कोण घेऊ देणार नाही तुमच्यावर डावा मागून एकसारखे डाव पडत राहतील आणि मग या त्रिगुणाच्या डावात सापडल्यानंतर दुःखाचे डोंगरच्या डोंगर उभे राहतील पाठीवरचा भार सातत्यानं वाढत जाईल आणि भोवतालचे जे खेळातील संगडे आहेत ते सुद्धा तुम्हाला त्रास देतील तुकाराम महाराज म्हणतात जो कुणी एखाद्या वेळेस त्या हरीला जिंकेल त्यावेळेचे त्याचे सुख अलौकिक म्हणावे लागेल अजून एका थिर पोरा न मनसे किरू धरून आधीर लाजे बुर निघाला मोकळा होता शिकारी पडिलासी डाई वरिलांचा भार आता उतरेसा नाही मेळवणी मेळा एकाएकी दिली मिठी कवळीले एक बहु बैसविली पाठी ताळील ते वरी वरील ते येते तळा न सुटे तो वरी येते गुंतलिया खेळा सांडिता ठाव पुढे सैल धरी हातू चढेल तो पडेल ऐशी ऐकारे मातू तुका म्हणे किती आवरावे हात पायू न खेळावे तोच बरेवरी न ये डायू अरे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आजपर्यंत तू किती चक्रा मारल्यास तरी अजून तुला पुरे कसे म्हणवत नाही संकोचाने धैर्य धरून तू राहिलास तरी त्याच्यामुळे तुझा पूर्णपणे भुसाव झालेला आहे तुला खूप ताप झाला असेल चांगला देहाधिकांच्या आणि तीन गुणांच्या बंधनातून प्रथम सुरुवातीला तू पूर्णपणे मोकळा होतास मग या प्रपंचाच्या दावात कार्य पडलास आता हा प्रपंचा भार तुझ्या डोक्यावर आहे तो खाली कसा उतरणार हा पंचमहाभूतांचा मेळा मिळून आत्म्याने शरीराला मिठी मारल्यामुळे अनेक विकारांचे ओझे आता तुझ्या पाठीवर येऊन बसलेले आहे या प्रपंचाच्या खेळामध्ये आता जर तू काही पुण्य कर्म केलेस तर तुझा निभाव लागेल दुष्ट कर्मामुळे वरचे तळाशी आलेले आहेत मग या ठिकाणी या खेळामध्ये जोपर्यंत ते गुंतलेले आहेत तोपर्यंत त्यांची पूर्णपणे सुटका कधी होत नाही हा प्रपंचरूपी डाव जर तू सोडून दिलास आणि हा सोडून देताना हात थोडे सैल धर जो चढेल तो पडेल अशी गोष्ट ध्यानामध्ये ठेव तुकाराम महाराज म्हणतात हा देहबुद्धी धारण करून प्रपंचा डाव किती बरे खेळावा मी म्हणजेच ध्येय आहे ही देहात्मा बुद्धी तू फुकटच धारण करून बसलेला आहेस आणि तसे न करता हा डाव न खेळणे अधिक चांगले आहे कारण मग अंगावर डाव कधी येत नाही म्हणून या डावातून या प्रपंचच्या डावातून तू पहिला बाहेर पड कोडे रे कोडे ऐका हे कोडे उमगुनी फार राहे गुंतून या थोडे पुसतसे सांगा मी हे माझे ऐसे काही रुजू नका तो जवे आपुली आई सांगतो हे मूळ काही न धरावी खंती झाले जीवो मेले मरो प्रारब्ध हाती तुका म्हणे अभिमानो सांडावा सकळी नये अंगावरी वाया येऊ देऊ कळी माझे एक कोडे आहे ते तुम्ही थोडेसे ऐकता का आणि मला त्याचे उत्तर सांगू शकता का ते थोडेसे स्पष्ट होणार असून बरेचसे गुप्त राहणार आहे रागावू नका पण ज्याला हे कोडे सुटणार नाही तो आपल्या आईशी संबंध ठेवणारा होईल मी आणि माझे असे हे काय आहे या प्रश्नाचे उत्तर मला द्या म्हणजे या जगामध्ये मी काय आहे आणि माझे काय आहे या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ती अशी की तुम्ही कसलीही चिंता करू नका हा देह प्रारब्धामुळे जन्माला आलेला आहे प्रारब्ध कर्माने निर्माण झालेला आहे आणि तो त्याप्रमाणेच मरण पावतो त्याच्या जन्माचा आणि मरण्याचा विचार तुम्ही कशासाठी करता तुकाराम महाराज म्हणतात देहात्म देहात्मबुद्धीचा हा सर्व अभिमान तुम्ही पूर्णपणे सोडून द्या कोणत्याही विकाराचे लचांड तुमच्या मागे लावून घेऊ नका तुम्ही या सर्व विकारातून मोकळे व्हा